ऐसे मारो ना मारो ना मुझे बीजकारी ऐसे मारो ना मारो ना मुझे बीजकारी ऐसे मारो ना बीजकारी मारो ना मारो ना कारी कैसे आना तुम किला हरे ऐसे मारो ना मारो कैसे आना que se han রাখা মোপে মোপে মোপে বিশ্বকারী দে মারো Say, oh no! पद्माकर बर्वे यांनी गायलेला राग तिलक कामोद आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त करीत आहोत आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे अकरा वाजतायत आता इंग्रजी आणि अकरा वाजून पाच मिनिटांनी हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि त्याच्याशी लयकारी असते हे ध्रुपद मीच रचलेलं आहे ध्रुपदाच्या माझ्या कल्पना एकंदर पाहिल्यावर त्यात शृंगार ही गोष्ट फार क्वचित दिसते भक्तिभाव जास्ती ही it was always confine to temples temple music म्हणूनच होतं आणि तानसेनांची फार सुंदर द्रुपद आहे राजा मानसिंग वाले हा त्याचा जनक मानला जातो वगैरे तेव्हा हे द्रुपद सुद्धा शंकराला अर्पण करून घेत रचलेलं आहे